श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय सोळावा यज्ञकर्त्या ब्राह्मणांच्या स्त्रियावर अनुग्रह श्री महा श्रीकृष्णाच्या अद्भुत पराक्रमाने रजवासी लोकांना तो साक्षात भगवान विष्णूच आहे असे वाटत होते पण परंपरागत कर्मड ब्राह्मणांची श्रद्धा त्याच्यावर नव्हती यज्ञ करून अग्नीत आहुती घालाव्या आणि विष्णूला प्रसन्न करावे असा त्यांचा विश्वास होता पण इथे तर विष्णूचा पूर्णावतार आला होता तरी ब्राह्मण म्हणत या गवळाने सगळा भ्रष्टाचार माजवला आहे सोळे ओळे हा भेदच तो ठेवीत नाही स्नान संध्या कशाला करायची असे लोक म्हणतात या कृष्णाचा संपर्क नको आपल्याला असे ठरवून ते गवळ्यांची वस्ती सोडून अरण्यात आश्रम बांधून राहिले यमुनेच्या तीरावरच पण दूर पुढे त्यांनी यज्ञ करण्याचे ठरवले त्यासाठी यज्ञमंडप बांधला पाकशाळा बांधली त्यांनी कृष्ण वळणार नाही अशी वेगळीच जागा निवडली कंस जरी यज्ञाच्या विरुद्ध होता तरी त्या ब्राह्मणांनी आपण कृष्णाच्या विरुद्ध आहोत असे सांगून कंसाकडूनच द्रव्य मिळवले कंसाने मुद्दामच द्रव्य दिले पण ज्या यज्ञात श्रीकृष्णाला वगळण्यात आले तो यज्ञ लाभकार कसं होणार कृष्णाने आज नवीच लीला करण्याचे ठरवले तो शिदोरी न घेताच आज गोपाळांबरोबर वनात गेला तिथून त्याने वनात गायी चरायला सोडून गोपांबरोबर दुसऱ्याच वाटेने दूर प्रयाण केले कृष्णा मागोमाग गोपही गेले कारण तोच आपला रक्षण करता हे त्यांना कळून चुकले होते नवीन वरण वनप्रदेशात ते खेळ खेळू लागले फुलांच्या माळा कृष्णाने व बलरामाने घातल्या होत्या तिथे घनदाट वृक्षवेली होत्या फुलांचा सुगंध पसरला होता सावली होती गोपांनी फुलांचे हार घातले होते खेळता खेळता सूर्य डोक्यावर आला सर्वजण भुकेने व्याकुळ झाले पण आज शिजोऱ्या कोणीही आणल्या नाहीत कारण कृष्णानेही काही आणले नव्हते सर्वांची लहान मुखे पाहून कृष्ण म्हणाला तिकडे दूर ब्राह्मण एक यज्ञ करीत आहेत तिथे अतिथीला अन्न देतात तुम्ही गेलात तर तुम्हालाही मिळेल अतिथीला परत तसेच पाठवले तर यज्ञ फुकट जातो तुम्ही त्यांना सांगा आम्ही रजबालक आहोत वनात गुरे चारायला आणली आहेत पण आम्ही येताना खायला आणले नाही आता तर भुका लागल्या आमच्यावर कृपा करा आम्हाला अन्न द्या कृष्णाची सूचना गोपांना ती नेहमीच मान्य असे ते आपल्या काट्या वेताच्या छड्या आणि घोंगड्या घेऊन यज्ञशाळेत होऊन येणारा धूर पाहून तिकडे गेले यज्ञशाळेच्या दाराशी गोपांचा गट उभा राहिला आपापल्या अनुष्ठानात दंग असलेल्या ब्राह्मणांचे त्यांच्याकडे प्रथम लक्षच गेले नाही भुकेलेले गोप ताटकळत उभे होते ब्राह्मणांचे लक्ष गेले गोपांनी ठरल्याप्रमाणे अन्न मागितले पण ब्राह्मण रागावले गवळ्यांवर कृष्णावर त्यांचा राग होता त्यांनी गोपांना हकलून दिले तेव्हा थकले भागलेले भुकेने व्याकुळ झालेले गोपाळ कृष्णाकडे परत आले कृष्ण म्हणाला अरे ब्राह्मणांना काय कळते त्यांच्या स्त्रिया जास्त दयाधर्म जाणतात तुम्ही त्यांच्याकडे परस्पर जा आणि सांगा कृष्ण जवळच वनात आला आहे त्याला भूक लागली आहे आम्हालाही भूक लागली आहे तेव्हा आम्हाला अन्न द्या गोपाळ पुन्हा गेले पाकशाळेकडे गेले ब्राह्मण स्त्रियांची कृष्णावर भक्ती होती गोपानी कृष्णांचा निरोप त्यांना सांगितला ब्राह्मणांनी विमुख कसे पाठवले ते सांगितले त्या स्त्रियांना कळवळा आला परस्परांना म्हणू लागल्या स्वतः भगवंत अन्न मागतो त्याला आपले पती काही देत नाहीत आणि अग्नीत अ अन्नाच्या आहुती टाकतात त्याने निरनिराळ्या प्रकारचे अन्नपदार्थ बरोबर घेतले आणि लगबग करून त्या स्वतःच कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी आल्या त्यांचे चित्त कृष्णमयच झाले होते एका स्त्रीला मात्र तिच्या पतीने बाहेर जाता जाता पकडले व जायची बंदी केली ती पाकशाळेतच अडकून पडली इतर ब्राह्मणांना हा प्रकार कळेपर्यंत स्त्रिया कृष्णाजवळ जाऊन पोचल्या होत्या त्या पाहतात तो काय ती स्त्री आधीच कृष्णाजवळ पोचली आहे असे त्यांना दिसले तिकडे ब्राह्मणांनी आपल्या स्त्रिया परत आल्या की कडक शासन करायचे ठरवले ती एक स्त्री पतीला म्हणाली होती नाथ तुम्ही मला शरीराने बंदीत ठेवाल तर ठेवा माझा देह बांधून ठेवा तो सोडून मी जाते असे म्हणून कृष्णाचे नाव घेतच तिने देहत्याग केला सूक्ष्म शरीराने ती आपल्या कृष्णाकडे जाऊन पोचलीसुद्धा कृष्णाने तिला नवा देह दिला शिदोरी ही निर्माण केली आणि स्वतः तिचा स्वीकार केला आपली स्त्री मेली यज्ञात विघ्न आले म्हणून तिकडे तो ब्राह्मण आक्रोश करू लागला विप्र स्त्रियांनी कृष्णासह सर्वांना यज्ञार्थ तयार केलेले अन्न वाढले ते खाऊन तृप्त झालेला कृष्ण म्हणाला सत्वशीर विप्र स्त्रियानो यज्ञाचे फळ तुम्हाला मिळाले आहे तुमच्या पत्तीनं मात्र अनेक जन्म घ्यावे लागतील आता तुम्ही परत जा सर्वत्र मी भरलेला आहे असे ओळखून मनाने माझे चिंतन करा संसार कर्तव्य बुद्धीने करा त्याने त्या स्त्रियांना उपदेश केला व परत जायला सांगितले त्या परत जायला तयारच नव्हत्या पतीबरोबर संसार करण्यापेक्षा आम्हाला तू तुझ्या हाताने यमुनेत जलसमाधी दे असे म्हणू लागला पण तुमचे पती तुमची क्षमा मागतील तुम्हाला आता त्रास देणार नाहीत वगैरे सांगून त्यांची कृष्णाने समजूत काढली व परत पाठवले विप्रांना पश्चाताप झाला होता एक स्त्री उत्कट भक्तीने देहत्याग करून गेली याचा त्याच्या मनावर परिणाम झाला ते आपल्या स्त्रियांसह कृष्णदर्शनासाठी निघाले पण तेवढ्यात त्यांना कळले की कंसाचे दैत्य सेवक गो ब्राह्मणांचा छळ करण्यासाठी सर्वत्र हिंडत आहेत तेव्हा त्यांचा बेत रहित झाला आपसात भवती न भवती होऊन शेवटीचे ब्राह्मण आपल्या अन अज्ञपणाला दोष देऊ लागले ती एक विप स्त्री धन्य झाली असे म्हणू लागले ती एक विप्र स्त्री धन्य झाली असे म्हणू लागले प्रत्यक्ष श्रीकृष्णाने अन्न मागितले तरी दैवहीन माणसे त्याला काही देत नाहीत आणि शास्त्रे व रूढी यांच्या नादाने कष्टमय व व्यर्थ कर्मकांडे करीत बसतात अध्याय सोळा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू